सदा सर्वदा योग तुझा गणावा तुझे कारणे देह माझा पणावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे आता जय जय रघुवीर समर्थ श्रीराम दशक बारावा समास पाचवा श्रीराम रेखेचे गुंडाळे केले मातृकाक्षरी शब्द झाले शब्द मिळवून चाले श्लोक गद्य प्रबंध श्रीराम वेदशास्त्रे पुराणे नाना काव्ये निरूपणे ग्रंथ भेद अनुवादने किती मनोनी श्रीराम नाना ऋषी नाना मते पाहो जाता असंख्याते भाषा लिपी जेथे तेथे काय उने श्रीराम वर्गरुच्या श्रुती स्मृती स्तबक जाती समास समासपोथी बहुधा नामे श्रीराम नाना पदे नाना श्लोक नाना वीर नाना कडक नाना साख्या दोघडे अनेक नामाभिधाने श्रीराम डफ गाणे माची गाणे दंडी गाणे कथा गाणे नाना माने नाना जसने नाना खेळ श्रीराम ध्वनी घोष नादले रेखा चहू मध्ये देखा वाचा रूपे ही ऐका नाना भेद श्रीराम उन्मेष परा पश्यन उन्मेष परा ध्वनी पश्यंती नाद मध्यमा शब्द चौथी वैखरी पासून उमटती नाना शब्द रत्ने श्रीराम अकार उकार मकार मात्रांचे अंतर औट मात्रा तदनंतर बावन का मातृका श्रीराम नाम भेद राग ज्ञान नृत्य भेद ताळ ज्ञान अर्थ तत्व ज्ञान विवंचना श्रीराम तत्वांमध्ये मुख्य तत्व ते जाणावे शुद्ध सत्व अर्थमात्रा महत्तत्व मूलमाया श्रीराम नाना तत्वे लहान थोरे मिळवून अष्टही शरीरे अष्टदा प्रकृतीचे वारे निघून जाते श्रीराम वारे नसता जैसा गगन तैसे परब्रह्म सगन अष्टदेहांचे निरसन करून पहावे श्रीराम ब्रह्मांड पिंड उभार पिंड ब्रह्मांड संवार दोन्ही वेगळा सारा सार विमळ ब्रह्म श्रीराम पदार्थ जड आत्मा चंचळ विमळ ब्रह्म ते निश्चळ विवरो नविरे तत्काळ तद्रूप होय श्रीराम पदार्थ बने काया वाचा मी हा अवघाची देवाचा जड आत्मनिवेदनाचा विचारायसा श्रीराम चंचल करता तो जगदीश प्राणी मात्र त्याचा अंश त्याचा तोची अपनास, ठाव नाही श्रीराम चंचल आत्मनिवेदन यांचे सांगितले लक्षण करता देव तो आपण कोठेची नाही श्रीराम चंचल चळे स्वप्नाकार निश्चळ देव तो निराकार आत्मनिवेदनाचा प्रकार जांजे आईसा श्रीराम ठावची नाही चंचळाचा ते आधी आपण कैसा निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक ऐसा श्रीराम ते प्रकार आपण नाही नाही दुजे पण आपण नसता पण नाहीच कोठे श्रीराम पाहता पाहता हनुमानले कळता कळता कळवाले पाहता अवघे निवंत झाले बोलणे आता श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे आत्मनिवेदन नाम समास पंचमहा श्रीराम